ससा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गण अनदा अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक बारावा समास तिसरा श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पहावा श्रीराम इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे श्रीराम सी काय पुसावे हे कळेना स्वभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या श्रीराम दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टींचे विवरण केलेची करावे श्रीराम आधी मुख्य देव तो कोण मग आपण भक्तो तो कोण करण महावाक्य विवरण केलेची करावे श्रीराम सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ आपण कोण हा केवळ शोध घ्यावा श्रीराम सारा सार विचार घेता पदार्थास नाही शाश्वतता आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे श्रीराम निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड यामध्ये वस्तू जाड जाणार नाही श्रीराम ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलक्य हिंडावे माईक विचारे खंडावे परीक्षवंती श्रीराम खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षवंती परीक्षावे मायेचे अवघेची जाणावे रूप माईक श्रीराम पंचभूतिक हे माया माईक जाय विलया पिंड ब्रह्मांड अष्टकाया नाशिवंत श्रीराम दिसेल कौतुके नासेल दिसेल तितुके नासेल उपजेल तितुके मरेल रचेल तितुके खचेल रूप मायेचे श्रीराम वाढेल तितुके मोडेल येईल तितुके जाईल भूतांस भूत खाईल कल्पांत काळी श्रीराम देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचिती मनुष्येवीन उत्पत्ती रेत कैसे श्रीराम अन्न नसता रेत कैसे औषधी नसता अन्न कैसे औषधी सजिने कैसे पृथ्वी नसता श्रीराम आप नसता पृथ्वी नाही तेज नसता नाही वायो नसता तेज नाही ऐसे जाणावे श्रीराम अंतरात्मा नसता वायो कैसा विकार नसता अंतरात्मा कैसा निर्विकारी विकार कैसा बरे पहावे श्रीराम पृथ्वी नाही नाही तेज नाही वायो नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी श्रीराम निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खुन अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत श्रीराम नाशिवंत समजून पाहिले तो ते असताचे नसते झाले सारा सारे कळो आले समाधान श्रीराम विवेके पाहिला विचार मनास आले सारा सार येणे करिता विचार सदृढ झाला श्रीराम शाश्वत देव तो निर्गुण ऐसे अंतरी बानली खुन देव कळला मी कोण कळले पाहिजे श्रीराम मी कोण पाहिजे कळले देह तत्व तितुके शोधिले मनोवृत्तीचा ठाई आले मी तू पण श्रीराम सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी तू पण तत्वता तत्वी मावळली श्रीराम दृश्य पदार्थची ओसरे तत्वे तत्व वासरे मी तू पण कैसे उरे तत्वता वस्तू श्रीराम पंचीकरण तत्व विवरण महावाक्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम देवभक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरुपाधी आत्मा श्रीराम मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद श्रीराम विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्याकारण पाहून सांडिले श्रीराम जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले यमयातनेचे झाले निसंतान श्रीराम निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला सार्थकची वाटला सकळ काही श्रीराम नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक श्रीराम पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास ऐसे हे प्रचित मनास बहुतांच्या आली श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तृतीय हा श्रीराम